कातळ ढोर किती हाकला हाकला फिरून येत पिकावर किती हाकला हाकला फिरून येत पिकावर मन मोकाट मोकाट याच्या थाई थाई वाटा जशा वाऱ्यानं चालल्या पाण्या वरल्या रे लाटा जशा वाऱ्यान चालल्या पाण्या वरल्या रे लाटा मन साखर साखर याची काय सांगू मात आता होत भुईवर गेलं गेलं आभाळात जैसा खसखसता दाना हनुमना केवढ केवढ त्यात आभाळ माई मन केवढ केवढ त्यात आभाळ माई अस कस मन देवा अस कस रे घडलं कुठे जाके पण तुला असं सपन पण